ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने व्हा अध्यायी एक्केचाळीसावा श्रीकृष्णांचा मथुरेमध्ये प्रवेश श्री शुकाचार्य म्हणाला अक्रूर अशी स्तुती करीत असतानाच एखाद्या नटाने एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात यावी त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्य रूपाचे दर्शन घडवले आणि पुन्हा ते आवरून घेतले भगवंताचे ते दिव्य रूप अंतर्धान पावलेले पाहून तो पाण्याबाहेर आला आणि लगबगिनी सर्व आवश्यक नित्यकर्मे पार पाडून चकित अवस्थेमध्ये रथाकडे परतला श्रीकृष्णाने त्याला विचारले काका आपण पृथ्वी आकाश आणि पाण्यामध्ये एखादी अद्भुत वस्तू पाहिलीत काय कारण आपल्याकडे पाहिल्यावर असेच वाटते अक्रूर म्हणाला प्रभो पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये जितके म्हणून अद्भुत पदार्थ आहेत ते सर्व विश्वरूप आपल्यामध्येच आहेत जर मी आपल्यालाच पाहत आहे तर अशी कोणती अद्भुत वस्तू असणार आहे की जी मी पाहिली नाही भगवान जेवढ्या म्हणून अद्भुत वस्तू आहेत त्या पृथ्वीवर असोत पाण्यात असोत किंवा आकाशात असोत त्या सगळ्या ज्याच्यामध्ये आहेत त्या आपल्यालाच मी पाहिल्यावर त्याशिवाय अद्भुत वस्तू मी कोणती पाहणार गांधीनी पुत्र अक्रूराणी असे म्हणून रथ हाकला आणि त्याने श्रीकृष्ण व बलरामांना दिवस मावळतेवेळी मथुरा पुरीत आणले परीक्षिता वाटेत ठिकठिकाणी लागणाऱ्या गावातील लोक भेटण्यासाठी येत आणि वसुदेव पुत्रांना पाहून इतके आनंदमग्न होऊन जात की ती आपली दृष्टी बाजूला करू शकत नसत नंद इत्यादी गोप अगोदरच तिथे येऊन पोहोचले होते आणि मथुरेच्या बाहेर उपवनात त्यांची वाट पाहत होते त्या सर्वांच्या जवळ जाऊन विनम्रपणे उभे असलेल्या अक्रोराचा हात आपल्या हातात घेऊन जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी हसत हसत म्हटले काका आपण अगोदर रथासा पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा आणि आपल्या घरी जा आम्ही येथे थांबून नंतर नगर पाहू अक्रूर म्हणाला प्रभू मी आपणा दोघाशिवाय मथुरेत जाऊ शकत नाही स्वामी मी आपला भक्त आहे हे भक्तवत्सल प्रभू आपण मला एकट्याला सोडू नका भगवन या आपण माझ्याबरोबर चला हे परम हितैषी भगवान आपण स्वतः बलराम गोपाल तसेच नंद इत्यादी आपतासह येऊन माझे घर सनात करा आम्हा ग्रहस्थांची घरी आपल्या चरणधुळीने पावन करा नंतर आम्ही आपली चरण धुवू त्या आपल्या चरणदोकाने अग्नी देवता पितर असे सर्वजण तृप्त होतील प्रभू आपले पाद्य पूजन करूनच बली महान पुण्यश्लोक ठरला इतकेच नव्हे तर अनन्य भक्तांना मिळणारी अतुलनीय ऐश्वर्य आणि मोक्ष त्याला प्राप्त झाला आपले चरण धुतलेले पाणी हेच पवित्र गंगोदक होईल त्याने तिन्ही लोक पवित्र केले त्याच्याच स्पर्शाने सगराच्या पुत्रांना सद्गती प्राप्त झाली आणि तेच जल शंकराने आपल्या मस्तकावर धारण केले हे यदुश्रेष्ठा हे देवाधी देवा हे जगताचे स्वामी आपल्या गुणांच्या आणि लिलांचे श्रवण व कीर्तन मंगलकारक आहे उत्तम पुरुष आपल्या गुणांचे कीर्तन करीत असतात हे नारायणा मी आपणास नमस्कार करतो श्री भगवान म्हणाले काका मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या अपतेष्टांना सुखी करीन शुकदेव म्हणाला भगवानाने असे म्हटल्यानंतर थोडासा खिन्न झालेला अक्रूर नगरामध्ये गेला आणि त्याने कंसाला त्याचे काम केल्याचे निवेदन केले आणि तो आपल्या घरी गेला नंतर तिसऱ्या प्रहरी बलराम आणि गोपालासह भगवान श्रीकृष्णाने मथुरा पाहण्यासाठी त्या नगरात प्रवेश केला भगवंतांनी पाहिले की नगराच्या तटांना स्फटिकांची उंच उंच गोपुरी असून घरांना सुद्धा स्फटिकांची दारे लावलेली आहेत त्यांना सोन्याचे मोठमोठे दरवाजे आणि सोन्याचीच तोरणे लावलेली आहेत नगरात तांब्या पितळेची धान्यांची कोठारी पागा इत्यादी आहेत चोहो बाजूंच्या खनकामुळे कुठूनही त्या नगरात प्रवेश करणे कठीण आहे जागोजागी असलेल्या फळबागांनी व रमणीय फुलबागांनी ती नगरी शोभिवंत दिसत आहे सुवर्णांनी सजवलेले चौक धनिकांचे महाल त्यांच्या सभोवतालचे बगीचे कारागिरांचे बाजार व लोकांची निवासस्थानी नगराची शोभा वाढवित आहेत वैडूर्य हिरे स्फटिक नील पोळी मोती पाचू इत्यादींनी मढवलेले सज्जे चबुतरे झरोके आणि फरशा झगमगत आहेत त्यांच्यावर बसलेले मोर कबूतर इत्यादी पक्षी निरनिराळ्या बोली बोलत आहेत सरका बाजार गल्ल्या आणि चौकामध्ये पुष्कळ सुगंधी पाणी शिंपडलेले आहे ठिकठिकाणी फुले जवाचे अंकुर लाह्या आणि तांदूळ पसरलेले आहेत घरांच्या दरवाजापाशी दही आणि चंदन चर्चित असे पाण्याने भरलेले कलश ठेवले आहेत तसेच ते दरवाजे फुले दीपमाळा पाने घडांसह केळी आणि सुपारीची झाडे झेंडे आणि रेशमी पताकांनी उत्तम रीतीने सजवले आहेत हे राजा वसुदेव नंदन श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मित्रासह राजमार्गाने मथुरा नगरीत प्रवेश केला त्यावेळी नगरातील स्त्रिया अतिशय उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी लगबगीने गच्च्यावर चढून उभ्या राहिल्या त्या गडबडीमध्ये काहींनी आपली वस्त्रे आणि दागिने उलटसुलट परिधान केली काहींनी चुकून कुंडले बांगड्या इत्यादी दोन दोन घालण्याऐवजी विसरून एक एकच घातली काही जणींनी एकाच कानामध्ये तानवडी घातली तर कोणी एकाच पायाला पैंजण बांधली कोणी एकाच डोळ्यात काजळ घातली काही स्त्रिया भोजन करता करता हातातील घास तसाच टाकून निघाल्या सर्वांची मनी आनंदाने भरून आली होती काही जणी अंगाला तेल लावित होत्या त्या स्नान न करताच निघाल्या ज्या झोपी गेल्या होत्या त्या गडबड ऐकून उठून तशाच निघाल्या ज्या माता मुलांना दूध पाजित होत्या त्या त्यांना खाली ठेवून निघाल्या कमलनयन भगवान श्रीकृष्ण मदमस्त गजराजासारखे डौलाने चालत होते लक्ष्मीला सुद्धा आनंदित करणाऱ्या आपल्या रूपाने नगरातील नारींच्या डोळ्यांना त्यांनी तृप्त केली आणि आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेने त्यांची मने आकर्षित करून घेतली मथुरेतील स्त्रियांचे मन वारंवार श्रीकृष्णांच्या अद्भुत लीला ऐकूनच त्यांना पाहण्यासाठी व्याकुळ झाले होते आज त्यांनी त्यांना पाहिले आणि श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या मंद स्मित हास्ययुक्त दृष्टीचा अमृत वर्षाव करून त्यांचा सन्मान केला परीक्षिता त्या स्त्रिया आपल्या डोळ्यांच्याद्वारे भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन गेल्या आणि त्यांच्या आनंदमय स्वरूपाला त्यांनी आलिंगन दिले त्यांचे शरीर पुलकित झाले आणि पुष्कळ दिवसांची त्यांची विरह व्याधी शांत झाली महिलांच्या गच्च्यावर चढून मथोरेतील स्त्रिया बलरामाने श्रीकृष्णावर पुष्पवर्षाव करू लागल्या त्यावेळी त्या स्त्रियांची मुखकमली प्रेमाने प्रफुल्लित झाली होती ब्राह्मण क्षत्रियांनी आणि वैशानी ठिकठिकाणी दही अक्षता पाण्याने भरलेले घट फुलांचे हार चंदन आणि भेटवस्तूंनी रामकृष्णांची आनंदमय होऊन पूजा केली रामकृष्णांना पाहून नगरवासी म्हणू लागले गोपीने असे काही तप केले आहे की जेणेकरून मनुष्य मात्राला परमानंद देणाऱ्या या दोघांना त्या नेहमी पाहत असत त्याचवेळी कपडे रंगवण्याचेही काम करणारा एक धोबी येत असलेला श्रीकृष्णांनी पाहिला व त्याच्याकडे त्यांनी धुतलेले अतिशय उत्तम कपडे मागितले बंधू आपल्या अंगाला व्यवस्थित बसतील असे कपडे तू ते घालण्यास पात्र असणारे आम्हाला दे तू आम्हाला वस्त्रे दिलीस तर तुझे परम कल्याण होईल यात बिलकुल शंका नाही सर्व दृष्टीने परिपूर्ण असूनही भगवंतांनी वस्त्रांची मागणी केली परंतु राजा कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक रागावून तुच्छतेने म्हणाला हे उद्दामानू खोऱ्यात आणि जंगलात राहणारे तुम्ही नेहमी असेच कपडे घालता काय मग आजच तुम्हाला राजाचे कपडे कशाला पाहिजेत मूर्खानो लवकर येथून निघून जा जगण्याची इच्छा असेल तर पुन्हा अशा तऱ्हेने मागू नका तुमच्यासारख्या उन्मत्तांना राजाचे शिपाई कैद करतात त्यांना मारहाण करतात आणि त्यांच्याजवळ जे काही असेल ते हिसकावून घेतात जेव्हा तो धोबी असे बडबड करू लागला तेव्हा श्रीकृष्णाने हातानेच त्याचे मस्तक उडवले हे पाहून धोब्याच्या हाताखाली काम करणारे सर्वजण कपड्यांची गाठोडी तिथेच टाकून इकडे तिकडे पळून गेली ती वस्त्रे श्रीकृष्णाने घेतली मग श्रीकृष्ण आणि बलरामांनी आपल्या मनाजोग ती वस्त्रे परिधान केली आणि उरलेल्यांपैकी पुष्कळशी वस्त्रे गोपाळांना दिली उरलेले कपडे जमिनीवर टाकून दिले ते थोडेसे पुढे गेले तेव्हा त्यांना एक शिंपी भेटला भगवंताचे अनुपम सौंदर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला त्या रंगीबेरंगी सुंदर वस्त्रातून त्याने त्यांना शोभणारे वेश तयार करून दिले अनेक प्रकारच्या वेशांनी एक सावळा व दुसरा गोरा असे ते दोघेही आणखीनच शोभू लागले उत्सवाच्या वेळी उत्तम सजवलेली शुभ्र आणि सावळ्या रंगाची हत्तीची पिले स्वभावित तसे ते शोभून दिसले भगवान श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले त्यांनी त्याला या लोकी भरपूर संपत्ती शक्ती ऐश्वर आपले स्मरण आणि अतिंद्रिय शक्ती दिल्या तसेच मृत्यूनंतर आपले सारुप्यही दिले नंतर ते दोघे सुदामा माळ्याच्या घरी गेले दोघा भावांना पाहताच त्याने उठून जमिनीवर डोके टेकून त्यांना प्रणाम केला नंतर त्यांना आसनावर बसून त्याने त्यांचे पाय धुतले आणि गोपालासह त्यांचे अर्घ्य फुलांचे हार पाने चंदन इत्यादी सामग्रीने विधीपूर्वक पूजा केली आणि तो म्हणाला हे प्रभू आपणा दोघांच्या आगमनाने आमचा जन्म सफळ झाला कुळ पवित्र झाली तसेच आज पितर देव आणि ऋषी आमच्यावर संतुष्ट झाली असे मी मानतो आपण दोघेजण संपूर्ण जगताचे परम कारण आहात आपण या संसाराचा अभ्युदय आणि मोक्ष यासाठीच या पृथ्वीवर आपल्या शक्तीसह अवतीर्ण झाला आहात आपण जरी भजन करणाऱ्यांनाच भसता तरी सुद्धा आपल्या दृष्टीत विषमता नाही कारण आपण सर्व जगताचे सुरद आणि आत्मा आपण चराचरामध्ये समरूपाने राहता मी आपला दास आहे आपण दोघांनी मला आज्ञा करावी की मी आपली काय सेवा करावी भगवान आपण जीवाला आज्ञा देऊन एखाद्या कार्यासाठी त्याची नियुक्ती करता हा आपला त्याच्यावर मोठासा अनुग्रह आहे हे राजेंद्रा भगवंताचे मनोगत जाणून सुदामेने मोठ्या प्रेमाने अतिशय सुंदर सुंदर सुगंधित पुष्पांनी गुंपलेले हार त्यांच्या गळ्यात घातले गोपाल आणि बलरामासह भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या सुंदर सुंदर हारांनी अलंकृत झाले तेव्हा त्या वरदायक प्रभूंनी प्रसन्न होऊन विनम्राने शरण आलेल्या सुदाम्याला वर दिले सुदाम्याने सुद्धा त्यांच्याकडे हाच वर मागितला की सर्व स्वरूप अशा त्यांच्या ठाई आपली दृढ भक्ती असावी त्यांच्या भक्तांशी मैत्री असावी आणि सर्व प्राण्यांबद्दल अत्यंत दया हे वर त्याला देऊन शिवाय वंश परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी शौर्य आयुष्य कीर्ती आणि सौंदर्य हेही दिले नंतर श्रीकृष्ण बलरामासह पुढे गेले या ठिकाणी एकेचाळीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू